शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् श्रीमद्भागवतावर्ती या पुराण मालिकेतील या पाचव्या पुष्पामध्ये या पाचव्या प्रवचनामध्ये आपलं स्वागत आपल्याला नमस्कार या प्रवचनामध्ये या लेक्चरमध्ये आपण भागवताच्या पहिल्या स्कंधातील पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक बघणार आहोत श्लोक म्हणतो त्याचा अर्थ वाचून दाखवतो परंतु तत्पूर्वी दोन गोष्टी स्पष्ट करतो आपलं ध्येय आपण भागवताच्या पहिल्या स्कंधातील पहिल्या श्लोकातील पहिल्या अध्यायावर विवेचन करताना निश्चित केलेलं आहे परम सत्यम परम धीमहीची जाण होणं हेच आणि केवळ हेच माझ्या या जन्माचं परमध्येय आहे भगवत प्राप्ती प्राप्त होणं भगवत प्रेम भगवंतांची कृपा मोक्ष जे काय म्हणाल ते ते भागवताच्या श्रवणाने प्राप्त होणं आणि तसं ते होतं हेच माझं परमध्येय एक गोष्ट दुसरी गोष्ट ग्रंथावरच्या या प्रवचनाच्या वेळेला ऐकताना आपण तो ग्रंथ आणि तो अध्याय तो श्लोक आपण आपल्या समोर ठेवणार म्हणजे आपल्या ते पक्क लक्षात राहील श्लोक असा आहे धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् अर्थ वाचतो महामुनी व्यास निर्मित या श्रीमद्भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे यात शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे ते निरूपण आधीभौतिक दैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारच्या तापांना मुळापासून नाही करणारे असून परमकल्याण करणारे आहे ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळेला भगवंत विना विलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र याची काय जरूर आहे प्रश्न विचारलाय या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की दुसऱ्या कोणत्याही शास्त्राची साधनाची आवश्यकता नाही जर भागवताची एक कास धरली तर दुसऱ्या कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही आता आपण त्या परत श्लोकाकडे वळू धर्म प्रोज्जित कैतवोत्र परम काय सांगितलेलं आहे काय आहे एक तर लक्षात ठेवा चार गोष्टी आहेत लक्षात ठेवायला हरकत नाही काय विसरल्या तरी सुद्धा हरकत नाही पण माहिती असावी कुठल्याही शास्त्रोक्त ग्रंथामध्ये कुठंतरी या चार गोष्टींचं जे विवरण केलेलं असतं त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात भागवताचं अनुबंध चतुष्टय या दुसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे अनुबंध चतुष्टयामध्ये ज्या चार गोष्टींचं स्पष्टीकरण त्या ग्रंथात असणं आवश्यक आहे त्या चार गोष्टी सांगितल्या आहेत कोणत्या त्या, त्या? <coughs> एक तर <coughs> या ग्रंथाचा विषय काय एक या ग्रंथाचा अधिकारी कोण दोन या ग्रंथाची फलप्राप्ती काय तीन आणि या ग्रंथाचा संबंध काय चार या चार गोष्टी ज्या ग्रंथात जिथं सांगितल्या आहेत त्याला अनुबंध चतुष्टय असे म्हटलेलं आहे आता आपण तो श्लोक बघू आणि अनुबंध चतुष्टयाच्या दृष्टीनं कुठं काय सांगितलंय कुठल्या शब्दाचा काय अर्थ आहे ते बघू पण त्यासाठी परत एकदा सांगतो ग्रंथ तुमच्या समोर ठेवा म्हणजे अर्थ तुम्हाला सुस्पष्ट होईल धर्म प्रोज्जित कैतवोत्र परम काय सांगितलेला आहे विषय अगदी स्पष्ट पहिल्या सुरुवातीला सांगितलेलं आहे धर्म या ग्रंथामध्ये धर्म सांगितलेला आहे कुठला धर्म कुठला धर्म भागवत धर्म धर्म सांगितलेला आहे आणि धर्माचा निश्चित आणि निश्चित अर्थ आचरण पद्धती मी कुठल्या पद्धतीनं जगावं की जेणेकरून मला कशाची प्राप्ती होईल ते सांगितलेलं आहे आता या धर्माप्रमाणे मी जर दर पौर्णिमेला मिरजेहून नरसोबाच्या वाडीला पंचवीस किलोमीटर दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गेलो तर ते धर्माचरण होईल त्या धर्माची प्राप्ती म्हणजे मुलीचं लग्न होणं जी काही इच्छित फल असेल त्याच्या प्राप्ती होणं हा झाला धर्म पण हा धर्म या इथे म्हटलेला आहे अवर धर्म परमधर्म नाही हा स्वार्थी धर्म झाला आणि हा धर्म स्वार्थी म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून केलेलं जे आचरण ते इथं सांगितलेलं नाही ते धर्म म्हणजे इथं म्हटलेलं आहे प्रोज्जित कैतव अशा आचरणाला इथं लबाडी म्हटलेलं आहे कैतव म्हणजे लबाडी जे अशी लबाडी ज्या ग्रंथामध्ये कै प्रोज्जित म्हणजे झिडकारून टाकलेली आहे टाकून दिलेली आहे आचरणासाठी करू नका म्हणून स्पष्ट सांगितलेला आहे असा धर्म धर्म प्रोज्जित म्हणजे झिडकारून टाकलेला काय झिडकारून टाकले कैतव म्हणजे लबाडी असा जो धर्म परमधर्म तो या ग्रंथात सांगितलेला आहे धर्म प्रोज्जित कैतवोत्र परम पुढे काय म्हटलेलं आहे याचे अधिकारी कोण या ग्रंथाचे निर्मत्सराणाम आणि सताम निर्मत्सरी ज्यांनी मत्सर बाजूला सारलेला आहे आणि मत्सर हे एक उदाहरण इथं दिलेलं आहे श्लोकामध्ये मत्सर बाजूला सारला म्हणजे ज्यांनी षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि देहाभिमान आणि अहंकार भगवंतांना अहंकार या गोष्टीची प्रचंड चीड आहे आणि भागवतामध्ये कुणाकुणाचा अहंकार नाहीचा केलेला आहे ते वेळोवेळी आपण बघू पण या गोष्टी ज्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत त्याचा त्याग केलेला आहे असे जे संत ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत आपण काय बघितलं विषय बघितला अधिकारी कोणते बघितलं धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम आता आणखी काय सांगितलेलं आहे फलप्राप्ती यानं काय मिळतं वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम दोन गोष्टी इथं स्पष्ट केलेल्या आहेत एक तर शिवदम शिवदम म्हणजे कल्याणकारी किंवा श्रेयस तुम्हाला माहिती आहे मागं आपण बघितलं श्रेयस आणि प्रेयस जे सुरुवातीला आकर्षक वाटतं सोपं वाटतं आपल्याला फलप्रद व्हावं असं वाटतं आपल्याला जे हवं हवं आहे असं वाटतं पण तो अंतिमत जे आपल्याला दुःखदायक ठरतं ते प्रेयस आणि जे सुरुवातीला कष्टप्रद वाटतं परंतु अंतिमत आपल्यासाठी जे कल्याणकारी आहे ते श्रेयस असं श्रेयस आणि प्रेयस पैकी या भागवताच्या मुळं हे श्रेयस प्राप्त होतं कल्याणप्रद प्राप्त होतं त्याचं नाव शिवदम ही एक फलप्राप्ती आणि काय म्हटलेलं आहे वेद्यम वास्तव मात्र वस्तू या भागवताच्या मुळं वास्तव वस्तूची प्राप्ती होते वास्तव वस्तू काय माहीत नाही परंतु आपल्याला अवास्तव माहिती आहे आपण सगळ्या आपल्या संसारात अवास्तव गोष्टी एकत्र केलेल्या आहेत परंतु वास्तव वस्तू मात्र आपल्याजवळ नाही आणि वास्तव वस्तू हा शब्द परमार्थात परमसत्याला उद्देशून भगवंतांना उद्देशून परमतत्वाला उद्देशून वापरलेला आहे वेद्यम वास्तवमत्र वस्तू शिवदम वेद्यम वास्तवम अत वास्तव अत्र वस्तू वस्तू म्हणजे परमात्मतत्व या परमात्मतत्वाला जाणणं जाणलं जाणं हे एक या भागवताचं फल आहे भगवत प्राप्ती होणं हे या भागवताचं फल आहे आणि काय फल आहे वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवनम आणि तापत्रयोन्मूलनम तीन प्रकारचे ताप आदि भौतिक आध्यात्मिक असे तीन प्रकारचे ताप नाहीसे करणारं असं शास्त्र आहे मला तेवढंच पाहिजे बस तीन प्रकारचे ताप नाहीस करणं हीच माझी अपेक्षा जीवनाची भागवत महात्म्याच्या पहिल्याच श्लोकात म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे महात्म्य आपण बघितलं नाही सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय आधिभौतिक आध्यात्मिक आणि दैविक ताप नाहीसे होणं हेच मला अपेक्षित आहे आणि हे फल या भागवतानं प्राप्त होतं तापत्रयोन्मूलनं कुणी रचलं श्रीमद भागवते महामुनी कृती महामुनी म्हणजे प्रत्यक्ष भगवान नारायण त्या नारायणाने रचलेलं असं हे भागवत सद्यो हृदय तेत्र कृतीभीही कृतीभीही म्हणजे अधिकारी कोण या ग्रंथाचा अधिकारी म्हणजे कृतिभी म्हणजे पुण्यवान पुण्यवान म्हणजे ज्यांनी आपली वृत्ती भगवंताकडे वळवलेली आहे सद्रूप बनवलेली आहे असे जे ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत कृतीभी आणि याची फलप्राप्ती काय सद्य हृद्य तर कृतीभी अशा कृतीभी म्हणजे पुण्यवान पुरुषांच्या पुरुषांच्या म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयामध्ये भगवंत सद्यो म्हणजे तावडतो अवरुद्धते म्हणजे येऊन स्थिर होतात ते स्थिर असतातच पहिल्यापासून आहेत सतत आहेत जन्माच्या पूर्वी आहेत जन्मानंतर मरणापर्यंत आहेत मरणानंतर सुद्धा आहे परंतु मला त्याची जाण नाही ती मला या ग्रंथामुळं जाण होते सद्यो वरुद्ध ते त्रकृतीभी आणि केव्हा होते तत्क्षणात संबंध काय या ग्रंथाचं काय करायचं काय करायचं लिहायचा का काय करायचं काय नाही शुश्रूषू म्हणजे ऐकायचं हे भागवत ऐकून त्यावर चिंतन करून भागवताची आणि भगवंतांची प्राप्ती होईलच त्यात विशेष नाही परंतु शुश्रूषुभीस तत्क्षणात म्हणजे ऐकण्याची केवळ आणि केवळ इच्छा जरी केली तीव्र इच्छा हा आपण नुसती इच्छा असं नव्हे मनापासून जर इच्छा केली तर भगवंत ताबडतोब हृदयामध्ये येऊन स्थिर होतात ही या भागवताच्या श्रवणाची फलप्राप्ती आपण अधिकारी बघितला आपण विषय बघितला आपण फलप्राप्ती बघितली आणि आपण संबंध बघितला अशा या चार गोष्टी या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात सांगितलेल्या आहे परंतु सगळ्यात मोठी गोष्ट अशी की या ग्रंथामध्ये धर्म सांगितलेला आहे आणि तो निस्वार्थी प्रमाण आचरण करण्याचा धर्म सांगितलेला आहे सगळ्यात मोठा एक आता विषय धर्म म्हणजे काय या एका शब्दावरती युद्ध होतात लाखो करोडो लोक मारले गेलेले आहेत परंतु या धर्माचं निकृष्ट आणि अतिशय विपरीत स्वरूप समाजापुढे ठेवल्यामुळं ही अवस्थिती प्राप्त झालेली आहे धर्माचा खरा अर्थ काय तर ते आपण या पुढच्या प्रवचनामध्ये पाहू परंतु असा हा परमधर्म परमधर्म म्हणजे कुठला तरी आणखी इन्फेरियर किंवा अवरधर्म सांगितलेला असणार तो या ग्रंथात सांगितलेला नाही आहे धर्म आहे सांगितलं मी काहीतरी प्राप्तीसाठी इच्छेनं व्यावहारिक सांसारिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी म्हणून जे आचरण करतो त्याला आवर धर्म इन्फेरियर धर्म असं म्हटलेलं आहे इथे मात्र परमधर्म सांगितलेलं आहे आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवू आपण धर्मचा अर्थ आचरण पद्धती हे जर पक्क लक्षात ठेवलं आणि संपूर्ण भागवतात हा धर्म कुठे कुठे केव्हा केव्हा कोणी कोणी कसा कसा सांगितला हे आपल्याला लक्षात ठेवायचंय शेवटी मला भागवताच्या संपूर्ण श्रवणानंतर भागवत धर्म म्हणजे काय हे माझ्या तरुण मुलाला सांगता आलं पाहिजे प्रसार करता आला पाहिजे त्याच्या मनातल्या शंकांचं निरसन करता आलं पाहिजे तर या दृष्टीने हा धर्म भागवत धर्म सनातन धर्म वैदिक धर्म वैश्विक धर्म म्हणजे काय आहे हे मला समजलं पाहिजे या दृष्टीनं आपण भाया भागवताचं श्रवण आणि चिंतन करणार आहोत पुढच्यामध्ये प्रवचनामध्ये पुढचा भाग नारायण हरी